झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग चौथा नत्रस्पुरद व पालाश काल आपण बघितलं की प्रत्येक सजीव हा पांच महाभूतांनी बनलेला आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि निसर्गाने ईश्वराने त्याच्या भरणपोषणाची सगळी व्यवस्था केलेली आहे ते कॉन्ट्रॅक्ट मानवाला दिलेलं नाही त्याच्यामुळं हा आपला अहंकार आहे की मी ऊसाचं झाड वाढवतो डाळिंबाचं झाड वाढवतो मी पिकवतो मी उत्पादन घेतो हा फक्त अहंकार आहे आकाश तत्व म्हणजे ब्रह्मांड ऊर्जा कॉस्मिक एनर्जी जी आपण सत्तावीस नक्षत्रामधून घेतो तिचा व्यापक परिणाम पिकांच्या स्वादावर होतो किपिंग क्वालिटी म्हणजे भंडारण क्षमतेवर होतो आणि त्याच्या सुगंधावर होतो जे सूर्यरश्मी आहे म्हणजे सूर्यकिरणे आहेत त्याच्यापासून सौशक्ती घेतो एका सुडाला साडेबारा किलो कॅलरी एका दिवसाला ईश्वर देतो आहे म्हणजे पीक घेणे म्हणजे सौरशक्तीचं हार्वेस्टिंग करणे किंवा सौरशक्तीचं आपण उपयोग करणे संग्रह करणे असं त्याला म्हणता येईल मान्सून पाणी देतो आणि हवा कळबामला वेळ देते हे सगळं मोफत मिळतं जेव्हा मानव नव्हता तेव्हा सुद्धा मिळत होतं मानव आहे तेव्हा सुद्धा मिळत आहे आणि कदाचित पुढे मानव राहणार नाही तेव्हा सुद्धा ते मिळत राहील कारण ती शाश्वत प्रक्रिया आहे मानवाच्या अस्तित्वाशिवाय तर या चार महाभूताविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही कारण ते भेटणारच आहे जे पृथ्वी तत्व आहे म्हणजे खनिज त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि नायट्रोजन फॉस्फेट पोटॅश म्हणजे नत्रवायू स्फुरद आणि पालाश हे तीन मुख्य घटक आहेत अन्नद्रव्याचे नंतर दुसऱ्या गटामध्ये आपण बघितलं की चुना येतो म्हणजे कॅल्शियम येतं मग्न येतो म्हणजे मॅग्नेशियम येतं आणि गंधक म्हणजे सल्फर येतो आणि बाकीचे सगळे नव्याण्णव सूक्ष्मान्न द्रव्य असतात विज्ञानाला एकशे आठ पैकी काही द्रव्यांचा अजून शोध लागलेला नाही गंमत आहे विज्ञान मंगळावर गेलं पण एकशे आठ पैकी जे काही अन्नद्रव्य पिकाला पाहिजे त्याचा शोधच त्यांना लागलेला नाही पण त्याची व्यवस्था या शोधाने केलेली आहे आता हा नायट्रोजन अत्यंत महत्वाचा घटक आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून जी पानं कर्बोदक तयार करतात अन्न तयार करतात त्याला कर्बोदक म्हणतात कर्ब म्हणजे हवेतून घेतलेला कार्बन कार्बन डायऑक्साईड कर्बाम्लवायू उदक म्हणजे पाणी मुळ्याने घेतलेलं पाणी आणि हा वायू अधिक पाणी यांचा संयोग होतो म्हणजे राजकीय युती म्हणा तुम्ही त्याला किंवा एक रासायनिक संयोग होतो आणि त्यातून कर्बोदक निर्माण होतात कर्ब अधिक उदक आणि प्राणवायू मुक्त होतो तो मानवाला श्वसनासाठी उपलब्ध केला जातो पण हे कर्बोदक साठवल्या जात नाही पानामध्ये केवळ कर्बोदक जर असले नत्र नसला तर प्रथिनांची निर्मिती होत नाही अमिनो अमलांची निर्मिती आणि त्याची निर्मिती झाली नाही तर प्रथिनं साठवल्या जात नाही आणि प्रथिनं जर साठवल्या गेले नाही तर झाडाची वाढ होत नाही झाड खुरटते आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस घनदाट ढग असतात ऊन अजिबात नसतं दिवसेंदिवस घनदाट ढग असतात त्यावेळेस वाढ खुटलेली असते असते ना आणि जसं सूर्यप्रकाश मिळाला झपाट्यानं पिकं अडायला लागतात याचं कारण काय की त्यामध्ये सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही म्हणजे प्रकाश क्रिया थांबते आणि मग झाडाची वाढ हा नत्र त्या कर्बोदकाशी मिळतो प्रथिनांची निर्मिती होते पानामध्ये केवळ कर्ब आहे आणि नत्र कमी आहे तर इम्बॅलन्स होतं असंतुलन होतं फुलं खूप येतात फळं खूप लागतात न लागतात पण छोटी राहतात अतिशय छोटी पकत नाही त्याची फुगवण होत नाही जसं डाळिंबा आहे द्राक्ष आहे मोसंबी आहे म्हणजे केवळ कार्बन असून चालत नाही केवळ नायट्रोजन चालत नाही दोन्ही पाहिजे पण त्यांच्या प्रमाणात पाहिजे दहाला एक या प्रमाणात पाहिजे नत्र खूप दिला तुम्ही पण कार्बन कमी आहे म्हणजे मधात आंतरपिकं घेतले शेवगा घेतला चवळी घेतली सगळं घेतलं पण आच्छादनच नाही आहे कार्बन उचलासाठी म्हणजे मग कार्बन कमी नायट्रोजन जास्त खूप फुलं सुटतात हळू शेकिंग खूप होतं आणि कळून पडतात चांगले पक होत नाही आणि फुलाच्या ऐवजी मग नवीन पानं येतात आणि पानांची संख्या वाढते आणि त्या दिवशी त्या वर्षी आपल्याला डाळिंबाचं उत्पादन मिळत नाही द्राक्षाचं उत्पादन मिळत नाही आणि दोन्ही कमी असले दोन्ही कमी असले तर आणखी नुकसान पण दोन्ही संतुलित असले कार्बन आणि नायट्रोजन यांचं दहाला एक हे आंतर म्हणजे ज्याला म्हणतो आपण CN ratio carbon nitrogen ratio आंतरिक संबंध किंवा त्याला कार्बनचं गुणोत्तर जर व्यवस्थित असलं तर मात्र खूप फळं लागतात फळं पोषण होतात आणि आपल्याला बंपर उत्पादन मिळतं तुम्हाला एक फरक सांगतो मी हे रासायनिक मध्ये डाळिंब आहे आणि नैसर्गिक मधले डाळिंब आहे रासायनिक मध्ये डाळिंब एका फळ काढीला समजा पाच फळ आहेत तर एक फळ मोठं दिसतं दोन मध्यम दिसतात आणि तीन लहान असतात दोन लहान असतात पोषण चांगलं होत नाही कारण तिथे कुठंतरी इम्बॅलन्स असतं पण नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पाचही फळं एकाच आकाराचे मिळतात एकाच आकाराचे बंपर हे कशाचं प्रमाण आहे कारण आपण कार्बन नायट्रोजन जसं पानामध्ये आपण ठीक व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे त्याच्यामुळं सगळे फळं पोषणाची ताकद ते आईमध्ये येते पानामध्ये येते कितीही लेकर असो दुधाची कमी नाही तसं कितीकी फळं असो पोषणाची कमी असणार नाही अशा तऱ्हेची व्यवस्था नैसर्गिक शेतीमध्ये असते पण यासाठी कार्बन आणि नायट्रोजन या दोघांचं गुणोत्तर अतिशय महत्वाचं आहे ते आपण मेंटेन केलं पाहिजे त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि म्हणून नायट्रोजन हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि मग हे कृषी विद्यापीठ नत्रासाठी युरिया सांगतात मग जंगलात कुठे युरिया आहे हो जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतंही पान तोड्या जगातल्या कोणत्याही व्यवसायात तपासा तुम्हाला नत्राची अजिबात कमतरता भेटणार नाही का नाही ते युरिया लागला नाही याचा अर्थ युरिया मिळाला आणि गंमत आहे बघा की हे ही तुमची रोप आहेत हवेत खेळत आहेत ही डाळिंबाची पानं आहे हवेत खेळत आहे ही द्राक्ष आहे ऊस आहे हवेत खेळत आहे आणि हवेमध्ये seventy eight point six percent nitrogen आहे हवेमध्ये अठ्याहत्तर पॉईंट सहा टक्के नायट्रोजन आहे म्हणजे हवा नत्र वायूचा महासागर आहे पाच लिटर जर तुम्ही हवा घेतली तर चार लिटर नत्र वायूच आहे आणि पानं त्या हवेमध्ये डुलतायत हिंडतायत म्हणजे पानं त्या महासागरात पोहतायत पानांनी मनात आणलं तर हवेतून पाहिजे तेवढा नायट्रोजन घेऊ शकतात पण ईश्वराची मेख आहे ईश्वराची मेख आहे ईश्वराने कोणत्याही पानाला कोणत्याही झाडाच्या पानाला थेट हवेतून नचलं घेण्याची क्षमता दिलेली नाही हे लक्षात ठेवा कोणतंही पान हवेतून नत्र वायू धुवू शकत नाही जसं माझे स्वतःचे सहा साखर कारखाने आहेत नाही एकही उदाहरण देतो मी एका दिवशी दहा क्विंटल साखर खाऊ घालतो खाऊ शकतो कारण मी मला काय मला कोण म्हणणार पण मला डायबिटीस आहे काय फायदा मी नाही आहे उदाहरण तसं हवेमध्ये नच महासागर आहे पानं मस्त पोहतायत हवेत पण हवेतून नच घेता येत नाही ईश्वरांची क्षमता दिलेली नाही का नाही त्याला माहित आहे आलेखाचा भ्रष्टाचारी नक्कीच करेल भ्रष्टाचार नक्की करेल खात बसेल साथ बसेल आणि दुसऱ्याला देणारच नाही म्हणून पानाला सांगितलं की तुला अधिकार नाही मी दुसऱ्या एजंटचा अधिकार देतो जंगलातल्या पानामध्ये नचराची कमतरता नाही पण नचर मिळालं आहे मानवाने दिलेला आहे मानव कधी युरिया टाकत नाही पण त्याला मिळालेला आहे पानांनी घेतला नाही म्हणजे असं कोणीतरी आहे की ज्यानं हवेतून नत्र घेतला आणि पानांना ईश्वरानं ते कॉन्ट्रॅक्ट एका जीवाणूच्या प्रजातीला दिलेला आहे आणि त्या जीवाणूचं आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया नत्र स्थिरक जीवन ईश्वराने एका जीवाणूच्या प्रजातीला हा ठेका दिलेला आहे की बाबा रे तू काय कर तू हवेतला नत्र घे आणि पानांना देऊ नको पानं भ्रष्टाचारी आहेत तू सरळ कोणाला दे आणि मुळीच्या वाटे मग मुळीच्या वाटे कोणाकडे जायचे पानाकडे आता हे मुळी भ्रष्टाचारी नाही म्हणून ठीक चालू आहे नाही तर दिल्लीहून निघाला ते खेड्यात पोहोचले यांची काही स्थिरक जीवाणू आहे जो हवेतून नत्र घेऊन मुळ्यांना पोहोचवतो हे दोन प्रकारचे जीवाणू असतात किती प्रकारचे दोन प्रकारचे लिहा एक आहे सहजीवी नत्र स्थिरक जीवाणू आपण त्याला आता शॉर्टमध्ये नत्राणू म्हणूया एवढं लांब लचक बोलण्यापेक्षा ते तुमच्या डोक्यातला युरिया फॉस्फेट पोटॅश काढावं लागेल ना नत्र स्थिरक जीवाणू नत्र त्याला शॉर्ट नाव द्या आता नत्र अणू एक सहजीवी नत्राणू सिम्बॉटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि दुसरा आहे असहजीवी नॉन सिम्बॉटिक सहजीवी आणि असहजीवी सहविजीवी तीन प्रकारचे आहेत एक आहे किटाणू ज्याला बॅक्टेरिया म्हणतो आपण तो रायझोबियम आहे किटाणू किटाणूला मराठीत बॅक्टेरिया म्हणतात दुसरा मायक्रोरायझा ही उपयुक्त बुरशी आहे अत्यंत महत्वाची अन्नपूर्णा बुरशी आहे आणि शेवाळ निर्हरित शेवाळ ब्ल्यू ग्रीन अलगी सहजीवी नत्राणू जे किटाणू आहेत त्याची प्रजाती आहे रायझोबियम स्पेसिस त्याच्यातही अनेक उपप्रकार आहे जसं रायझोबियम स्पेसिस आहे रायझोबियम जापोनिकोम आहे रायझोबियम लोटाय आहे अनेक प्रकार आहेत त्यांचे मायक्रोरायझा दोन प्रकारचे आहे एक एक्टो मायक्रोवायझा आणि दुसरा एंडो मायक्रोरायझा दोन्ही महाराष्ट्रामध्ये दोन्ही आहेत आणि फार चांगलं काम आहेत आणि शेवाळ आहेत ॲझोला आहे ब्ल्युग्री नलगी आहे म्हणजे हरित नील नीलहरित शेवाळ आहे शेवाळाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही सिम्बॉयटिक आहे काही नॉन सिम्बॉयटिक आहे तर हे सहज नत्राणू हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि दुसरा प्रकार आहे असहजीवी याच्यामध्ये बॅक्टर आहे ऍसोटोबॅक्टर ऍझोटोबॅक्टर ऍझोस्प्रिलम बाजेरिंकिया फ्रँकिया काही प्रकारचे पॉलिमिक्सा काही प्रकारचे pseudomonas and thirty 136 species and species of the non symbiotic fixing bacteria एकशे सदतीस प्रकारचे असे वेगवेगळे असहजीवी नत्राणूंच्या प्रजाती आहेत ज्या नत्रस्थिरीकरणामध्ये सहभागी आहेत हे जे सहजीवी नत्राणू असतात हे द्विदलाच्या मुळीवर गाठी असतात त्या गाठीत असतात द्विदळ झाडांच्या मुळीवर गाठी असतात त्या गाठीमध्ये निवास करतात आणि हे जे असहजीव असतात ते एक दलाच्या मुळीजवळ असतात म्हणजे निसर्गानं स्पष्ट विभागणी केलेली आहे ईश्वरानं वनस्पतीचे दोन प्रकार केलेले आहे एक एक दल वनस्पती दुसरे द्विदळ वनस्पती रायझोबियम आपला जो सहजीवी आहे हा द्विदळ वनस्पतीच्या मुळीवर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये निवास करतो आणि हा जो एकदल वनस्पती असहजीवी आहे एकदल वनस्पतीच्या मुळीजवळ राहतो निवास करतो दोघांची वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे हा सहजीवी याला का म्हणतात द्विदळ आणि एकदळ म्हणजे काय हे समजून सांगावं लागेल द्विदळ अनेकांना माहीत नाही द्विदळ म्हणजे एखादा दाना किंवा बी आपण दोन बोटामध्ये घेतला आणि तो दाबला जर दाबला तर दोन दलामध्ये विभाजित असेल तो तो द्विदळ जसे मूंग दोन दळामध्ये उडीद चवळी मटकी आहे ना तूर चना हे कसे आहे बीन्स हे कसे आहे भुईमुंग द्विदळ आहे म्हणजे रायझोबियम या द्विदळ झाडांच्या मुळीवर गाठी असतात ना त्या गाठीमध्ये हा निवास करतो आणि काय करतो जसा तिकडून निरोप आला करून मला अन्नाचं पाठव तो हा हवे त्या जीवाणूला सांगतो की बाबा मला अन्नाचं पाहिजे मग जीवाणू काय करतात हवेतला अन्नाचं घेतात आणि त्याच्या हातात देतात कोणाच्या मुळीच्या आणि त्या बदल्यात मुळी त्याला ते कार्बोहायड्रेट खाऊ घालते म्हणजे साखर खाऊ घालते ऊर्जा मिळण्यासाठी म्हणून सहजीवन सहजीवन म्हणजे काय मी तुला देतो तू मला सहजीवन आदान प्रदान म्हणजे पानांनी समजा आता मेसेज पाठवला एस एम एस पाठवला का मुळीला मला इतका किलो नायट्रोजन पाहिजे मग मुळी याला आदेश देते की बाबा रे आता मला नायट्रोजन पाहिजे तू नायट्रोजन दे मग हा काय घेतो हवेतून नायट्रोजन घेतो आणि मुळीच्या हातात देतो मुळी म्हणते थांब थांब तुला मी खाऊ घालते आणि मुळी त्याला मग जे साखर तयार केलेली आहे पानांनी ती मुळी वाटते याला खाऊ घातली जाते ऊर्जा मिळण्यासाठी म्हणजे इथं काय सहजीवन आहे आणि सहजीवन आहे म्हणून त्याला काय म्हणतात सहजीवी नत्रस्थितक जीवाणू फक्त द्विदळ धान्याच्या गाठी मुळीवर जे गाठी असतात तिथेही निवास करतात द्विदळ वनस्पतींचे छत्तीस हजार प्रकार आहेत पण सगळ्या छत्तीस हजार वनस्पतीवर गाठी नसतात हे जीवाणू मुक्काम करत नाही फक्त पाचशे अडुसष्ट जाती आहेत वनस्पतींच्या त्यांच्या हे निवास करतात गाठीमध्ये आणि ह्या सगळ्या पाचशे अडुसष्ट वनस्पती लेग्युमिनसी परिवारातल्या कुटुंबातल्या आणि विशेष रूपाने पॅपेलिनसी जी सब फॅमिली आहे उप उपकुटुंब आहे त्यांच्या गटामध्ये ह्या मोडतात म्हणजे द्विदल आहे म्हणून सगळ्याला नायट्रोजन फिक्सर आहे का नाही नाही ह्या पाचशे अडुसष्ट प्रकारच्या वनस्पती त्या मुळावर ज्या गाठी असतात त्याच फक्त नत्र स्थिर करतात आणि त्यापैकी सगळे कडधान्य आपण जे कडधान्य खातो ते त्यापैकी आहे मग शेवगा असो मुग असो उडीद असो चवडी असो तुमचं चना असो बीन्स असो घेवळा असो सगळे प्रकारचे जे द्विदळ आहे म्हणजे कडधान्य आहे ते याच्यामध्ये येतात म्हणजे जर आपल्याला नायट्रोजन पाहिजे तर काय लावलं पाहिजे कडधान्य लावलं हा दुसरा जो प्रकार आहे असहजीवी जीवाणू हा एक दलाच्या मुळी जवळ असतो एक दल म्हणजे जसा आता जेवळीचा दाणा घेतला दोन दळ्याचा तो दाबला दोन दोंधळामध्ये होतो का नाही होत म्हणून एक दळ गव्हाचा दाणा होतो का नाही होत तेल बिया होतात का नाही गवस घ्या होते का दोन नाही तीळ होतो का नाही होत म्हणजे एक दल म्हणजे सगळे ग्रामीणी परिवारातले सगळे सदस्य ग्रामीणी कुटुंबाचे सगळे सदस्य जसं आता आपलं ज्वारी आहे बाजरा आहे मका आहे गहू आहे धान आहे रागी आहे कोदो आहे कुटकी आहे नवनी आहे किंवा बाकीचे प्रकार आहे यांचा एक दलदाना असतो हे त्या वर्गामध्ये मोडतात सगळे तेलबिया या वर्गामध्ये मोडतात आणि मग हा असहजीव जीवाणू मुळीवर बसत नाही मुळीच्या जवळ बसतो जमुळीच्या जवळ मुक्काम करतो आणि हे मुळी त्याला खाऊ घालत नाही ही मुळी त्याला खाऊ घालत नाही म्हणजे असहजीवन आहे सहजीवन नाही पण हा बांधील आहे मुळीशी म्हणजे घटनेमध्ये अशी तरतूद आहे की मुळी मुळीला जेव्हा मागणी केली तेव्हा त्यांना नानाचा दिलाच पाहिजे पण अशी तरतूद आहे की त्या बदल्यात त्यांनी त्याचं काम करू नये म्हणजे घटना कशी आहे पा तुम्ही मतं दिलीच पाहिजे पण तुमचं काम केलंच पाहिजे अशी काही शाश्वती घटना लिहिलेली नाही आणि तसं ते आहे आणि म्हणून त्याला असं जी म्हणतात समजलं का म्हणजे आता आदेश दिला हा आता पानांनी एस एम एस पाठवला की मुळी महोदय मला नायट्रोजन पाहिजे बरं मग नचं काय करतो याला देतो पाय घटनेच्या या या कलमानुसार तुला मला नायट्रोजन पाठवलाच पाहिजे आणि मग तो नायट्रोजन घेतो त्याला माहित आहे मला खायला भेटणार नाही मग तिथं नेऊन टपकतो कुठं मुळीजवळ ठेवतो आणि बोलतो हे बा नायट्रोजन आणलंय खायचं असेल तर खाय नाही तर जाय आणि म्हणून त्याला असजीव म्हणतात असं कधी कधी कोणाच्या घरी सुद्धा हे दृश्य दिसतं दिवाळीच्या दिवशी बाहेर गेले की तिला मोठी आशा लागते का मला नवीन साडी मग लाडू बिडू मस्त शिरा काय आवडते ते करून ठेवेल आणि तिकडून बाबाजी खाली हाताने आले का मोठा फनकारा आणि ते बशी ठेवते आणि खात खा नाही तर मग तसं हे इथं बसलेले सोडून बरं का माझे मला माहित आहे तुमचे अनुभव नाही आहेत असे आपा पण सगळ्यांचे आहे म्हणून सांगतो तर अशा तऱ्हेचं ते असहजीव आहे म्हणजे माझी फक्त नत्र द्यायचा आणि नत्र घ्यायचा आणि त्याला काही द्यायचं नाही म्हणून त्याला असहजीव म्हणतात मित्रांनो हे दोन्ही सहजीवी आणि असहजीवी एकच असले तर काम करते हे लक्षात ठेवा एकच असले तर आपण पाहतो दिल्लीला काय होतं तर म्हणजे अंधारामध्ये सगळे एकत्र येतात उजळ्यात मात्र एकमेकाचे विरोधक असतात तसं हे आहे म्हणजे हे दोघं एकत्र असले तरच नायट्रोजन फिक्सिस होईल नाही तर फिक्सिस होणार नाही म्हणजे या दोघांनाही कामाला लावायचं असले तर दोघांना एकत्र केलं पाहिजे त्यातला एक असेल तर म्हणजे हे मी काम करणार नाही माझा तो सोबती आहे का नाही मग मी येणार नाही म्हणून केवळ सहजीवी असून चालत नाही असहजीवन चालत नाही आपल्याला हवेतला नत्र पाहिजे आहे तर दोघाला कामाला लावलं पाहिजे आणि एक आहे द्विदळाच्या मुळीवर दुसरा आहे एक दलाच्या मुळीवर याचा अर्थ दोघांनाही कमाल लावलं पाहिजे तर मग काय केलं पाहिजे एक दलामध्ये द्विदल अंतर्भूत घेतलं पाहिजे द्विदलामध्ये एक दल अंतर्भूत घेतलं पाहिजे म्हणजे एक दलामध्ये द्विदल द्विदलामध्ये एक दल भाकरी सोबत वरण वरणासोबत भाकरी असंही कॉम्बिनेशन आपण केलं आणि जुन्या काळात तेच होतं ज्वारी सोबत गावराणी मूंग होता होता का नाही आता कुणी गेला माहित नाही कृषी विद्यापीठानं पळवला गव्हासोबत तुमचं मेथी होती मोरी होती होती का नाही आता कुठे गेली कृषी विद्यापीठाने पळवली म्हणजे आपल्या वाडवडिलांना हे विज्ञान माहीत नव्हतं पण ह्यांचे पीएचडीवाल्यांचे बाप होते त्या अंगुठी बहादर त्यांना सगळं माहित होतं की आपण काय केलं पाहिजे आणि हे मोनोकल्चरची भाषा भाषा करतात एक पीक पद्धती भाषा करतात आणि इथंच खरी गोमाय इथंच खरी गोमाय लक्षात ठेवा आणि म्हणून मित्रांनो आपल्याला जर हवेतला नत्र फुकटात घ्यायचा आहे युरिया आणि अमोनियम सल्फेट बंद करायचा आहे तर एक काम करायला पाहिजे या दोघांना कामाला लावलं पाहिजे म्हणजेच आपल्या एक दल पीक असेल मुख्य पीक तर त्याच्यात आंतर पीक कोणतं घेतलं पाहिजे द्विदळ घेतलं पाहिजे आणि द्विदळ मुख्य पीक असेल तर काय घेतलं पाहिजे एक दलांचं घेतलं पण गंमत आहे हे जीवाणू कारखान्यात निर्माण करता येत नाही पा ईश्वरानं मानवाला निर्मिती क्षमता दिलेली नाही human being can not create anything मानव काहीही निर्माण करू शकत नाही फक्त एका वस्तूचं दोन वस्तूमध्ये रूपांतर करू शकतो किंवा दोन वस्तूचं एका वस्तूमध्ये रूपांतर करू शकतो विज्ञान किती काही मंगळावर गेलं हो जवळीचा दाना कारखान्यात तळकून दाखवा होतो का शक्य नाही गव्हाचा दाना कारखान्यात तळकून दाखवा होतो का किती काही विज्ञान पुढे गेलं असेल त्याची शक्य नाही कारण ही मनोपाधी फक्त ईश्वराची आहे आणि म्हणून आपण हे जीवाणू कारखान्यात तयार करू शकत नाही लेबॉरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये एका पेशीच्या दोन पेशी होतात विभाजन होतं निर्मिती होत नाही विभाजन होतं निर्मिती होत नाही एकच कारखाना आहे ज्यामध्ये या जीवाणूची निर्मिती होते आणि ते म्हणजे देशी गायची आतडी लक्षात ठेवा देशी गायच्या आतडीत या जीवाणूंची निर्मिती होते देशी गायच्या आतडीतून शेण बाहेर निघडले की जीवाणू शेणात जातात शेणापासून जीवामृत घनजीवन बनवलं की ते त्यामध्ये मल्टीप्लाय होतात त्यांचं गुणन होतं आणि जेव्हा तुम्ही जीवामृत आणि घनजीवाणू जमिनीत टाकतात तर हे जीवाणू जमिनीत जातात हवेतला अन्नचं घेतात आणि मुळीला देतात युरिया टाकण्याची आवश्यकताच कुठे आहे मला सांगा कृषी विद्यापीठांना सांगा की युरिया टाकण्याची आवश्यकता नाही आणि सरकारला सांगा का आता युरिया बोलावण्याची आवश्यकता बिलकुल नाही बिलकुल फक्त दोन गोष्टी केल्या पाहिजे एक जीवामृत वापरलं पाहिजे घनजीवामृत वापरलं पाहिजे आणि एक दलामध्ये द्विदल द्विदलामध्ये एक दल घेतलं पाहिजे बस चाळीस लाख शेतकरी झिरोबल शेती करतात चाळीस लाख युरिया युरियाचा दाना नाहीये वीस वीस वर्षापासून काही लोकांकडे आव्हान आहे कृषी विद्यापीठांना त्यांनी नत्राची कमतरता दाखवावी आव्हान आहे जाहीर आव्हान आहे त्यांना चॅलेंज फक्त आमचे शेतकरी एकच करतात जीवामृत घनजीवामृत वापरतात आणि फेरपालट घेतात आणि आंतरपिकांचा फेरपालट घेतात तर युरिया बंद करायचा आहे तर मग काय केलं पाहिजे आता हा हा हे दोन केले पाहिजे युरिया गेला का डोक्यातला कोणा कोणाच्या डोक्यातला युरिया गेला नाही हात वर करा कोणा कोणाच्या डोक्यातला युरिया गेला नाही कोण एजंट बसला आहे बँकेचा आपल्या बहुराष्ट्र कंपनीचा सगळ्यांचा गेला गेला हा सुपर फॉस्फेट बसलाय अजून डीएपी आहे पोटॅश आहे त्यालाही आपण भागूया त्यालाही पळूया आपण त्या माती अहवालामध्ये एक वाक्य असतं की तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फेट आहे पण पिकांच्या मुळीला ज्या स्थितीत पाहिजे त्या स्थितीत नाही अनुपलब्ध स्थितीत आहे नॉन अवेलेबल फॉर्ममध्ये आहे आणि म्हणून तुम्ही वरून टाका हे अनुपलब्ध स्थिती काय आहे कृषी विद्यापीठांना आपण विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही सांगता की जमीन आहे आणि ही सांगता का उपलब्ध नाही मग वरून टाकण्याची भाषा कशाला करता तुम्ही आम्हाला हे सांगा की उपलब्ध नाही तर उपलब्ध कसं होईल हे सांगा त्याची क्रिया सांगा पण ते कधीच सांगण्यात आलेलं नाही फक्त एकच सांगितलं की डीएपी वापरा डीएपी खरेदी करा आणि नसन मिळत तर रांगा लावा आणि बंदुकीच्या गोळ्या खा पण डीएपी टाका मित्रांनो ही नॉन अवेलेबल अनुपलब्ध स्थिती काय भानगड आहे आपण समजून घेऊया जसं मला असं कळलं की सोलापूर जिल्ह्यातले लोक फक्त ज्वारीचे दाणे खातात भाकर खात नाही खरं आहे का हा खरं आहे खोटं आहे नक्की मग काय खातात भाकर खातात नक्की बर भाकर कोण बनवतो आप्पा घरची मंडळी तुम्ही का नाही करता येत नाही ठीक आहे उत्तर बरोबर आहे उत्तर बरोबर आहे कारण ट्रेनिंग मिळालं नाही ना समजा समजा तुमच्या घरी जवारीचे पोते भरलेले आहेत डाळीचे पोते भरलेले आहेत स्वयंपाक करण्यासाठी जे पाहिजे ते सगळं खचून भरलेलं आहे आणि स्वयंपाक करणारी माऊली माहेरी निघून गेली कायमची गेली नाही आहे मला माहित आहे पण कायमची आणि तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला भूक लागली तुम्ही काय करणार आपा हॉटेल अशोका ढूंढणार कुठं मिळते कुठं मिळते हे हॉटेल अशोका म्हणजे रासायनिक खत आहे लक्षात ठेवा समजलं का म्हणजे तुमच्या घरी मुबलक आहे पण दाणे तुम्ही खाऊ शकत नाही दाणे नॉन अवेलेबल आहे दाणे काय अनुपलब्ध आहे भाकर उपलब्ध आहे आणि मग जेव्हा ती माहेरून येईल माऊली आणि जेव्हा तुम्हाला भाकरी बडून वाढेल तेव्हा हॉटेलचा डब्बा बंद होईल म्हणजे तुमच्या घरी त्या माऊलीची एक मोठी भूमिका आहे जर हॉटेलचा बंद डबा बंद करायचा असेल तर तुम्हाला सासरवाडीला जावं लागेल नाकात मुठीत नाक घेऊन आणि तिच्या पाया पडावं लागेल का चाल माऊली आणि जेव्हा ती येईल तेव्हा डबा बंद होईल म्हणजे तशीच भूमिका जमिनीमध्ये जीवाणूंची आहे लक्षात ठेवा म्हणजे जमिनीमध्ये सगळे फॉस्फेट आहे तुमचे सगळे नद्रव्य आहे पण कायच्या रूपात आहे दाण्याच्या रूपात आहे भाकरीच्या रूपात नाही हे बनवण्याचं काम स्वयंपाक करण्याचं काम ईश्वरानं जीवाणूंना दिलेलं आहे मित्रांनो जमिनीमध्ये फॉस्फेट तीन रूपात असतो लिहा स्फुरद जमिनीमध्ये स्पृह तीन रूपात असतो एक कण एक कणाचे रूपात असतो सिंगल पार्टिकल ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात मोनोहॅलंट ऑर्थो कॅल्शियम फॉस्फेट दुसरं आहे द्विकणा दोन कणांचा जोड डायव्हॅलंट त्याला आपण द्विकणा म्हणूया द्विकणा डायव्हॅलंट ऑर्थो कॅल्शियम फॉस्फेट आणि तिसरा आहे त्रिकणा trivalent ortho calcium phosphate phosphate हा तीन रूपात असतो एक असतो एक कणाच्या रूपात दुसरा होतो जोड कणामध्ये आणि तिसरा असतो तीन कणामध्ये मुळीला पाहिजे एक कण मुळी स्फुरत फक्त एक कणाच्या रूपात घेते द्विकणाच्या रूपात घेऊ शकत नाही त्रिकणाच्या रूपात घेऊ शकत नाही पुन्हा सांगतो मुळी फॉस्फेट फक्त एक कणाच्या रूपात घेते मुळी द्विकणाच्या रूपात स्फुरत घेऊ शकत नाही त्रिकणाच्या रूपात स्फुरत घेऊ शकत नाही आणि जमिनीमध्ये हा एक कण नसतो जमिनीमध्ये द्विकण असतो आणि त्रिकण असतो म्हणजे जमिनीमध्ये कोणता आहे द्विकण आहे पिकाला कोणता पाहिजे एक कण आणि जमिनीमध्ये एक कण नाही आहे म्हणजे जमिनीमध्ये आहे पण मुळीला उपलब्ध नाही जंगलामध्ये सुद्धा हेच असतं जंगलामध्ये सुद्धा जमिनीमध्ये द्विकण असतात त्रिकण असतात एक कण नसतो पण पिकाचं जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतंही तोडा जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा तुम्हाला स्फुर्दाची कमतरता दिसणार नाही म्हणजे तिथं स्फुरद मिळालेला आहे आपण दिलेला नाही म्हणजे कोणीतरी आहे त्यानं स्फुरद तो काय केला द्विकण तोडला एक कण वेगळा केला आणि मुळीला पोहोचवला कोण आहे तो आहे एक जीवाणू आणि त्या जीवाणूचं नाव आहे फॉस्फेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरत विरघळणारा जीवाणू आपण त्याला स्फुरदाणू म्हणू काय म्हणू आपण स्फुरदाणू शॉर्टकट ईश्वरानं या जीवाणूला ते ठेका दिलेला आहे की बाबा रे जमिनीमध्ये द्विकण आहे पिकाला मुळीला पाहिजे एक कण तू असं कर जमिनीमध्ये जा त्या द्विकणाला फोड तोड आणि एक एकण मुळीजवळ पोचून दे मित्रांनो हा स्फुरदाणू अत्यंत महत्वाची भूमिका आहे याची आणि हा कारखान्यात तयार होत नाही कारण आपण तो निर्मित करू शकत नाही प्रयोगशाळेत फक्त सेल डिव्हिजन होते कोशिका विभाजन होते म्हणजे पेशींचं विभाजन होते निर्मिती होत नाही फक्त एकच कारखाना आहे जिथं याची निर्मिती होते आणि ते म्हणजे देशी गायचं आतडी बस देशी गायच्या आतडीतून शेण बाहेर पडलं की शेणात जातो शेणापासून जीवामृत जीवाम बनलं की याचं अत्यंत वेगानं गुणन होतं प्रचंड संख्येत गुणन होतं आणि जेव्हा तुम्ही जीवामृत घनजीवामृत जमिनीत टाकता हे महोदय जमिनीत जातात दोन दिवी कणाला तोडतात एक एक कण मुईला पोहोचवतात ती कणाला तोडतात एक एक कण मुईला पोहोचून देतात बस म्हणजे डीएपी जर बंद करायचं असेल सुपर फॉस्फेट बंद करायचं असेल तर काय केलं पाहिजे जीवामृत दिलं पाहिजे घन जीवामृत दिलं पाहिजे बस आटोपलं का चाळीस लाख शेतकरी झिलोबा शेती करतात हिंदुस्थानामध्ये कृषी विद्यापीठांना आव्हान आहे अरे एका पानात तरी तुम्ही फॉस्फेटची कमतरता दाखवून द्या दाखवून द्या खुलं चॅलेंज मित्रांनो एकच काम करा काय करा काय वापरा बस बाकी बंद रासायनिक खतं बंद कशी क्रिया होते आपण आता बघूया ही क्रिया कशी होते आपण बघूया आता आहे बघा द्राक्षेच्या किंवा डाळिंबच घेऊ म्हणजे पैसेवाल्यांना तेच पाहिजे फक्त समजा आता हे डाळिंबाची मुळी आहे आता पानांना पाहिजे स्फुरत काय असतं बघा पानांचा रंग हिरवा का कारण त्या पानामध्ये हिरव्या रंगाचे हरितद्रव्य असतात काय असतात हरितद्रव्य याला क्लोरोफिल म्हणतात आणि त्या हरितद्रव्यामध्ये सूर्याची सौरशक्ती संग्रहित करणारे सौर ऊर्जा संग्रह घट असतात काय असतात सौर ऊर्जा संग्राहक घट ज्याला एटीपी म्हणतात एडेनोजाईन ट्रायफॉस्फेट एडेनोजाईन ट्रायफॉस्फेट नवीन पाना येत असतात नवीन पानामध्ये आता त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया करायची आहे तर त्याला सूर्याची ऊर्जा जमा करायची आहे तर ॲडेनझोईन ट्रायफॉस्फेट म्हणजे सौर ऊर्जा संग्रह घटाची निर्मिती व्हायची असते आणि त्याला फॉस्फेट पाहिजे मग पान काय करतो त्या मुळीला आदेश देतो की मला फॉस्फेट पाठव मग आता मुळीला आदेश मिळाला की मग मुळी काय करते हे मुळी आहे मुळीला आदेश मिळाला की फॉस्फेट पाठव आता हा इथं द्विकणा फॉस्फेट आहे तुमचे डोळे हा मोठा दाखवतो म्हणजे दिसलं पाहिजे दिवगनाभ हॉस्पिटल आहे मग मुळी काय करते एक विशिष्ट तरंग लांबीचे गंध संकेत सोडते जमिनीमध्ये की बाबा रे द्विकणा तू कुठे आहेस मी तर विचारत नाहीत पण त्यांची देहबोली असते हे संकेत इथं गेले आणि त्याला टच झाले की वापस येतात आणि मग कॉम्प्युटरमध्ये ते गुणन केले जातात अंतर किती असेल आणि कोण्या प्रकारचा त्रिकणा का द्विकणा आणि मग या मुळीला कळतं हा द्विक नाही आहे मग तो संदेश पाठवते तुम्ही जीवामृत दिलं की हा आपला स्पर्धानु इथे गेला मग मुळी त्याला संदेश पाठवते की तू कुठं आहेस मग हे हा संदेश परत पाठवतो मी तुझ्यापासून तीन फुटावर आहे मग पुन्हा मुळी याला संदेश पाठवते की ठीक आहे तुझ्यापासून पाच फुटावर द्विकन आहे तू तिथे जा मग हा जीवाणू या द्विकनाजवळ येतो आणि द्विकणाला आपल्या शरीरात लपटून देतो आणि आपल्या शरीरातून सोळा प्रकारचे आम्ल सोडतो त्या आम्लाची क्रिया होते आणि त्या आम्लाच्या क्रियामुळं हा मोकळा होतो हा एक कणू मोकळा होतो आणि मग हा मोकळा कणू घेऊन त्या मुळीला अतिशय सुंदर व्यवस्था आहे अतिशय सुंदर व्यवस्था निहायत सुंदर व्यवस्था मित्रांनो डीएपी मार्केटमध्ये मिळत नाही का मिळत नाही याला कारण आहे लोक दोन हजार रुपये द्यायला तयार आहे पण डी बी मिळत नाही बाजारचा नियम असा सांगतो की मागणी वाढली तर उत्पादन वाढते मागणी वाढलेली आहे पण उत्पादन नाही याचा अर्थ उत्पादन करण्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का कारण डीएपी बनवासाठी डायमोनियम फॉस्फेट निर्माण करण्यासाठी जो कच्चा माल पाहिजे फॉस्फरिक ऍसिड त्याचे भंडार खतम होत आहेत नष्ट होत आहेत आणि मग नऊ हजार रुपये टनाचे भाव ऐंशी हजार रुपये टनावर गेले आणि आता फॉस्फरिक ऍसिड मिळत नाही त्याच्यामुळे मर्यादा आलेल्या आहेत डीएपीला आणि ते भंडार खतम झाल्यानंतर दहा वर्षामध्ये डीएपी मिळणार नाही बाजारामध्ये युरिया मिळणार नाही कारण हा सगळे भंडार नैसर्गिक वायूचे खतम होणार आहे आणि प्रचंड दाब देऊन तुम्ही युरिया निर्माण करता युरियाची जेवढी किंमत त्या दहा पट किंमत तुम्ही त्या युरिया निर्माण करण्यासाठी खर्च करता ऊर्जेमध्ये ऊर्जेची बर्बादी करता पुढल्या दहा वर्षामध्ये अजिबात रासायनिक खतं मिळणार नाही आणि त्यावेळेस रासायनिक खतं न मिळाल्यामुळं संकलित बियाचं चालणार नाही तुमचं जेनेटिकली मॉडिफाईड जन्नूक अभियांत्रिकीय रूपांतरित बीज चालणार नाही कारण रासायनिक खतं टाकले तर हे जास्त उत्पादन देतात नाही तर देत नाही म्हणजे जेव्हा रासायनिक खतं मिळणार नाही तेव्हा संकरित बियाणं आपोआप बंद होईल हे जेनेटिकली मॉडिफाईड बीज आपोआपच बंद होईल आणि मग त्यावेळेस ज्या वेगानं एका षडयंत्राच्या खाली आमचे गावरानी बियाणं नष्ट केल्या जात आहेत आणि त्यावेळेस गावरानी बियाणे मिळणार नाही मग शेतकरी काय पेरणार आहे मोठा गहन प्रश्न आहे आणि म्हणून उद्या येणाऱ्या संकटाला आपण आज सामोरं जायला पाहिजे त्यासाठी एक आपलं अभियान असणार आहे की देशी बीज बचाव आंदोलन आपण ते करतो आणि सोबतच रासायनिक खताला आपण पर्याय सुद्धा देतो म्हणजे डीएपी वापरण्याची आवश्यकताच नाही तर ह्या बाकीच्या भानगडी आपापच बंद होतील पोटॅश पालाश पोटॅशला काय म्हणतात हा इंग्लिशमध्ये पालाश म्हणतात आता जमिनीमध्ये हा जो पालाश असतो हा अनेक कणांच्या स्वरूपात असतो अनेक कणांच्या समूहात ज्याला सिलिकेट स्कोलाइट्स म्हणतात जमिनीमध्ये जो पोटॅश असतो पालास असतो तो अनेक कणांच्या रूपात असतो त्याला सिलिकेट स्कोलाइट्स म्हणतात म्हणजे सिलिकेटचे संयुक्त संग्रह म्हणतात मुळीला पाहिजे एक कण मुळीला एक कण पाहिजे आणि एक कण जमिनीत नसतो जमिनीमध्ये असतात अनेक कणांचे समूह आणि म्हणून जे रिपोर्ट येतात माती परीक्षणाचे अहवाल त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुमच्या जमिनी पोटॅश मुबलक आहे पण उपलब्ध नाही वरून टाका म्हणजे नॉन अवेलेबल फॉर्म मध्ये अनुपलब्ध अनुपलब्ध म्हणजे सिलिकर सोलाइट्स मुळीला पाहिजे एक कण आणि एक कण जमिनीत नसतो आणि म्हणून आपल्याला असं कोणतरी पाहिजे की हे कण तोडणार एक एक कण वेगळा करणार आणि मुळीला पोहोचणार मित्रांनो जंगलातल्या कोणत्याही पानाचं तुम्ही परीक्षण करा प्रयोगशाळेत तुम्हाला पोट्याची कमतरता दिसणार नाही मित्रांनो जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतंही पान तोडा जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा तुम्हाला पालाची कमतरता दिसणार नाही का नाही पाला जमिनीमध्ये आहे पण उपलब्ध स्थितीत नाही पण तो पालास मिळालेला आहे म्हणजे नॉन अवेलेबल मध्ये आहे अनेक कणांच्या समूहात आहे मुळी घेऊ शकत नाही पण मिळाला आहे याचा अर्थ जंगलातल्या जमिनीमध्ये कोणतरी आहे त्यांना तो अनेक कणांचा समूह काय केला तोडला फोडला एक एक कण वेगळा केला आणि मुळीला पोहोचवला कोण आहे एक आहे जीवाणू ईश्वराने एका जीवाणूला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ठेका दिलेला आहे आणि त्या जीवाणूचं नाव आहे बॅसिला सिलिकस छत्तीस प्रकारच्या उपप्रजाती आहे हा बॅसिलस सिलिकस मित्रांनो हा बॅसिलस सिलिकस काय करतो त्या अनेक कणांच्या समूहाला काय करतो तोडतो एक एक कण वेगळा करतो आणि मुळीला पोचून देतो हा बॅसिलोसिलिकस कारखान्यात तयार होत नाही मी सांगितलं मानवाला निर्मिती क्षमता दिलेली नाही एकच कारखाना आहे ज्याच्या याची जिथे याची निर्मिती होते ते म्हणजे देशी गायची आतडी आतडीतून शेण बाहेर निघालं की शेणामध्ये शेणापासून जीवामृत बनवला धनजीवाणू बनवला त्याच्यामध्ये तो मल्टिप्लाय होतो गुणन होत त्याचा अनंत कोटीमध्ये आणि जेव्हा तुम्ही जीवामृत घनजीवामृत टाकता तो जमिनीत जातो अनेक कणांच्या समूहाला तोडतो एक एक कण मुळीपर्यंत पोहोचून देतो तुम्हाला मिळता पोटॅश पोटॅशियम सल्फेट टाकण्याची आवश्यकता अजिबात नाही अजिबात नाही आमचे चाळीस लाख शेतकरी जैवशेती करतात कृषी विद्यापीठांना आव्हान आहे की त्यांना कोणतंही पान तोडावं आणि कमतरता दाखवावी पोटॅश दाखवावी जाहीर आव्हान आहे आवश्यकताच नाही आवश्यकताच आणि म्हणून मित्रांनो फक्त जीवामृत द्या घन जीवामृत द्या एक दलामध्ये द्विदल द्विदलामध्ये एक दल आंतरपिक घ्या आणि बिलकुल खेड्यातून बाजाराकडे अजिबात जाऊ नका काहीही विकत आणण्याची आवश्यकता नाही थायो ऑक्सिजन नावाचा जीवाणू आहे जो गंधक उपलब्ध करतो जीवामृतामध्ये आहे देशी याच्यात आहे फेरस बॅक्टेरिया लोह उपलब्ध करतो आयर्न तो जीवामृतात आहे देशी खायच्या आतडीत आहेत हे मायको बुरशी अत्यंत महत्वाचे आहे अत्यंत महत्वाचे आहे माझा स्वार्थ काही नाही रे बा मी पहिले सांगून देतो या मागे माझा स्वार्थ किंचितही नाही महिन्यातून पंचवीस दिवस मी शिबिर घेतो एक पैसाही मानधन घेत नाही एक पैसाही मानधन घेत नाही मला सरकारकडून आम्ही घेत नाही कोणत्या एनजीओ कडून घेत नाही कोणत्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फंडिंग एजन्सीकडून घेत नाही एक पैसा आम्ही मानधन घेत नाही उलट माझ्या विदर्भामध्ये तिकीट मी काढतो आता मी तिकीट आलो तर माझं तिकीट काढून आलो जाताना माझं तिकीट काढेन माझे दोन्ही मुलं याच्यामध्ये आहे मोठा मुलगा अमोल टॅक्झॉनॉमीचा प्रोफेसर होता सिनियर कॉलेजला त्यांना नोकरी सोडून दिली हा अमित इंजिनियर आहे सोडले त्यानं गेलाच नाही त्यांना असं नाही समजलं वाटलं त्याला का आपलं काय होईल भविष्यात आणि असा समज आहे की मुलगा जर नोकरीला नसला तर मग कोणी आपली मुलगी देत नाही छान मिळालं सुना छान मिळालं ईश्वराची कृपा आहे आणि म्हणून आमचा अजिबात स्वार्थ नाही आहे फक्त एकच स्वार्थ आहे की ही भूमी वाचली पाहिजे पाणी वाचलं पाहिजे पर्यावरण वाचलं पाहिजे मानव वाचला पाहिजे पृथ्वी वाचली पाहिजे त्याच्यामुळं या सगळ्याच्या मध्ये जर कोणावर काही टीका झाली तर ती समजून घ्यावी कारण ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला हे नाही पाहावं लागत की तो पेशंट <laughs> काय करतोय प्रतिक्रिया काय देतोय त्याला ऑपरेशन करायचंय उद्देश त्याला दुरुस्त करणं आहे मला दुरुस्त करण्याचा प्रश्नच नाही आणि म्हणून मित्रांनो हे जो अन्नपूर्णा बुरशी आहे मायकोरायझा ही अत्यंत महत्वाची आहे तिला अनेक हात असतात अनेक हात असतात खूप लंबे लंबे लांब लांब आणि मग समजा इथं नायट्रेट ठेवलेला आहे एक हात नायट्रेट पाशी पोचतो इथं द्विकनाय फॉस्फेटचा एक हात द्विकनापाशी पोचतो इथं सिलिकेस कोलायड्स आहे पोटॅश आहे एक हात त्या पोटॅश मध्ये घुसतो इथं कॅल्शियम आहे एक हात कॅल्शियम मध्ये घुसतो एक वॉरॉन मध्ये घुसतो मॉलिबेनम आणि गंधक कॉपर झिंक म्हणजे जिथं जिथं जे जे अन्न द्रव्य मिळेल तिथे या मायकोरायझा बुरशीचा हात घुसतो त्याला रूपांतरित करतो त्याला उपलब्ध स्थितीत रूपांतरित करतो आणि मग त्याला खेचून घेतो आणि हे मुळीला लपटलेली असते आणि मुळीच्या हातात सुंदर काम करत आणि जीवामृतामध्ये ती आहेच बाहेरून टाकण्याची आवश्यकता नाही आमचे कोणी बहादर म्हणतात मित्रमंडळी विशेष रूपानं हे एनजीओ वाले आणि आध्यात्मिक संस्था त्यात आता जास्त रुची घ्यायला लागल्या आहेत ते म्हणतात हा जीवामृतात थोडं ट्रायकोडर्मा टाकलं पाहिजे कायसाठी कारखाने जवळसाठी त्या ट्रायकोडर आहेच ना त्या ट्रायकोडर आहे भरून कशाला म्हणजे काहीही विकत आणायचं नाही बस झिरो बजेट काहीही विकत आणायचं गावातला पैसा गावात गावातला पैसा शहरात नाही शहराचा पैसा गावात देशाचा पैसा देशात देशातला पैसा विदेशात नाही विदेशातला पैसा स्वार्थ म्हणतील ना तुम्हाला नाही म्हणणार स्वार्थी असू द्या असू द्या म्हणू द्या आमचा स्वार्थ आमच्याजवळ हे काळे साहेब अगदी निस्वार्थ बुद्धीनं काम करत आहेत हे फार मोठ्या कंपनीत आहेत सर्व्हिसला आहे पण शनिवार रविवार या चळवळ वाढवण्यामध्ये त्यांचा जातो त्यांनी खेड्यापाड्यात जातात आणि युट्यूबमधून डाउनलोड केलेलं ते सगळं झिरो बजेटचं दाखवतात क्लिप्स दाखवतात जे मॉडेल शेतकरी आहेत त्यांच्या क्लिप्स दाखवतात आणि शेतकरी खुश होतात मोठं आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि असे जर आपल्याला प्रत्येक तालुक्यात मिळत गेले तर मला वाटते वेगानं ही चळवळ महाराष्ट्रात पसरायला काही वेळ लागणार नाही <clears throat> मित्रांनो तुम्ही देशी गायचं चित्र बघितलं असेल त्या चित्रावर लिहिलं असते तेहतीस कोटी देवतांचा हे तेहतीस कोटी देवता नाही तेहतीस कोटी उपयुक्त जीवाणूंच्या प्रजातींचा निवास देशी गाय आणि म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की एक देशी गाय आणा विकत आणा नाही तर सोडून आणा आणि तीस एकरची शेती करा तीस एकर पा देशी गाय ट्रॅक्टरचा कारखाना आहे ट्रॅक्टर म्हणजे बैल देशी गाय युरियाचा कारखाना आहे आपलं जीवामृत देशी गाय सुपर फॉस्फेटचा आणि डीएपीचा कारखाना आहे जीवामृत देशी गाय पोटॅशियम सल्फेटचा कारखाना आहे जीवामृत देशी गाय मायक्रोन्यूट्रीचा कारखाना आहे जीवामृत है ना देशी गाय आपले औषधांचा कारखाना आहे अग्नी असतं ब्रह्मा आहे ना म्हणजे सगळे कारखाने कुठे वटले दिवशी गत आणि म्हणून भारताला महासत्ता व्हायची असेल तर एकच उपाय आहे भारतात जे जे आहे ते कुठंच नाही त्याचं संरक्षण करा युरोपाकडे बघू नका युरोप अमेरिकेकडे बघू नका बाकीच्या देशाकडे बघू नका आपल्याजवळ बाहेरच्या देशाला द्यासाठी पुष्कळ आहे पण बाहेरच्या दिशेजवळ आपल्याला घ्यायसाठी काहीही नाही हे यांनी जे नीती निर्धारक बसले आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे असो मित्रांनो बघा साडे अठ्ठ्याण्णव टक्के शरीर हवा पाण्यापासून बनते आपल्याला द्या लागत नाही त्याचा विचार करण्याची आवश्यकता दीड टक्का खनिज जमिनीतून घेते त्यापैकी नायट्रोजन कसा मिळते आपल्याला समजलं फॉस्फेट कसा मिळते समजलं पोटॅश कसा मिळते समजलं आणि मग हे खनिज द्रव्य वर आणून टाकणाऱ्या कोणकोणत्या आपण आच्छादन करतो आच्छादन कुसतो आच्छादनामध्ये जमिनीतून घेतलेलं सगळंच काही आहे आणि जेव्हा आच्छादन कुसतं जमीन घेतलेलं जमिनीला वापस करतो म्हणजे कमतरता नाही केशाकर्षण प्रचंड प्रमाणात ऐंशी टक्के साठा खालून वर आणते आणि पिकाला उपलब्ध करते जीवामृतातून जीवाणू गेले की त्या प्रक्रिया करतात मुळीला पोहोचवतात तांडूळ विष्ठा प्रचंड प्रमाणात आणून टाकते सगळ्या महासागर खालता वर आणून विष्ठेच्या माध्यमात आणून टाकते हे आपण जीवामृत देतो त्यातले जीवाणू त्या विष्ठेवर काम करतात आणि जे अनुपलब्ध आहे ते उपलब्ध रूपात रूपांतर करतात मुळीला पोहोचवतात म्हणजे काहीही देण्याची आवश्यकता नाही आता मला सांगा कोणाकोणाकडे देशी गाय आहे हात वर करा असं इतक्या काही आहे खरं बोलता बर बर बर आणि कोणाकोणाकडे देशी गाय नाही अरे तेच हात म्हणजे काय भानगड आहे तोच हात नाही तोच हात लोकसभेत बसलाय का तुम्ही बरं ज्यांच्याकडे जैसी उलष्टी नाही देशी गाय नाही असे कोण आहे फक्त जैसी उलष्टी नाही ते महाराक्षस आता खाली हात आले पटकन खाली आले पटकन खाली आले आता हे उद्या नक्कीच आणणार आहे कुठून तरी देशी गाय बरं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आता मला वाटतं जे न्यूटन थेरी आहे ते तुमच्या लक्षात आलेली आता हा विषय आपण इथे थांबूया न्यूटन थेरीचा आता पर्याप्त तुम्हाला ज्ञान झालेलं आहे आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊया